लेसन नंबर थर्टी थ्री दोन मैत्रिणी मंगला शाळेत शिकते आहे ती रोज सकाळी सात वाजता शाळेत जाते शाळेत जाताना वाटेत तिला उषा भेटते उषा मंगलाची मैत्रीण आहे उषा आणि मंगला बरोबर शाळेत जातात शाळेत जाताना त्या खूप गप्पा मारतात थोड्या वेळाने त्या दोघी शाळेत पोचतात शाळेत दोघीही एकत्र अभ्यास करतात अभ्यास करताना मात्र त्या मुळीच गप्पा मारत नाहीत शाळा संपवून त्या आपापल्या घरी जातात मंगला घरी जाऊन हातपाय धुते आणि मग ती चहा पिते चहा पिताना ती पुस्तक वाचते नंतर ती रेडिओ ऐकते किंवा गोष्टींचं पुस्तक वाचते पुस्तक वाचताना ती खूप हसते तिचा भाऊ पण गोष्टी ऐकतो आणि गोष्टी ऐकताना खूप हसतो दुसऱ्या दिवशी सकाळी उषा मंगलाकडे येते येताना ती दोन गजरे आणते एक तिच्यासाठी आणि एक मंगलासाठी दोघींना गजरे खूप आवडतात गजरे घालून दोघी शाळेत जातात लिसन अँड रिपीट दोन मैत्रिणी दोन मैत्रिणी मंगला शाळेत शिकते आहे मंगला शाळेत शिकते आहे ती रोज सकाळी सात वाजता शाळेत जाते ती रोज सकाळी सात वाजता शाळेत जाते शाळेत जाताना वाटेत तिला उषा भेटते शाळेत जाताना वाटेत तिला उषा भेटते उषा मंगलाची मैत्रीण आहे उषा मंगलाची मैत्रीण आहे उषा आणि मंगला बरोबर शाळेत जातात उषा आणि मंगला बरोबर शाळेत जातात शाळेत जाताना त्या खूप गप्पा मारतात शाळेत जाताना त्या खूप गप्पा मारतात थोड्या वेळाने त्या दोघी शाळेत पोचतात थोड्या वेळानी त्या दोघी शाळेत पोचतात शाळेत दोघीही एकत्र अभ्यास करतात शाळेत दोघीही एकत्र अभ्यास करतात अभ्यास करताना मात्र त्या मुळीच गप्पा मारत नाहीत अभ्यास करताना मात्र त्या मुळीच गप्पा मारत नाहीत शाळा संपवून त्या आपापल्या घरी जातात शाळा संपवून त्या आपापल्या घरी जातात मंगला घरी जाऊन हात पाय धुते मंगला घरी जाऊन हातपाय धुते आणि मग ती चहा पिते आणि मग ती चहा पिते चहा पिताना ती पुस्तक वाचते चहा पिताना ती पुस्तक वाचते नंतर ती रेडिओ ऐकते नंतर ती रेडिओ ऐकते किंवा गोष्टींच पुस्तक वाचते किंवा गोष्टींच पुस्तक वाचते पुस्तक वाचताना ती खूप हसते पुस्तक वाचताना ती खूप हसते तिचा भाऊ पण गोष्टी ऐकतो तिचा भाऊ पण गोष्टी ऐकतो आणि गोष्टी ऐकताना खूप हसतो आणि गोष्टी ऐकताना खूप हसतो दुसऱ्या दिवशी सकाळी उषा मंगलाकडे येते दुसऱ्या दिवशी सकाळी उषा मंगलाकडे येते येताना ती दोन गजरे आणते येताना ती दोन गजरे आणते एक तिच्यासाठी आणि एक मंगलासाठी एक तिच्यासाठी आणि एक मंगलासाठी दोघींना गजरे खूप आवडतात दोघींना गजरे खूप आवडतात गजरे घालून दोघी शाळेत जातात गजरे घालून दोघी शाळेत जातात ड्रिल्स रिपिटेशन ड्रिल्स मी शाळेत जाताना पेरू खातो मी शाळेत जाताना पेरू खातो मी शाळेत जाताना पेरू खाते मी शाळेत जाताना पेरू खाते आम्ही शाळेत जाताना पेरू खातो आम्ही शाळेत जाताना पेरू खातो तू काम करताना गाणी म्हणतोस तू काम करताना गाणी म्हणतोस तू काम करताना गाणी म्हणतेस तू काम करताना गाणी म्हणतेस तुम्ही काम करताना गाणी म्हणता तुम्ही काम करताना गाणी म्हणता तो अभ्यास करताना चष्मा लावतो तो अभ्यास करताना चश्मा लावतो ते अभ्यास करताना चश्मा लावतात ते अभ्यास करताना चश्मा लावतात ती गप्पा मारताना खूप हसते ती गप्पा मारताना खूप हसते त्या गप्पा मारताना खूप हसतात त्या गप्पा मारताना खूप हसतात ते दूध पिताना डोळे मिटत ते दूध पिताना डोळे मिटत ती दूध पिताना डोळे मिटतात ती दूध पिताना डोळे मिटतात मोहन खेळताना खाली पडतो मोहन खेळताना खाली पडतो मीरा सिनेमा पाहताना रडते मीरा सिनेमा पाहताना रडते आई स्वयंपाक करताना गप्पा मारते आई स्वयंपाक करताना गप्पा मारते मुलं खेळताना गडबड करतात मुलं खेळताना गडबड करतात परांजपे साहेब पुस्तक वाचताना हसतात परांजपे साहेब पुस्तक वाचताना हसतात सुमतीबाई बस मध्ये चढताना पडतात सुमतीबाई बस मध्ये चढताना पडतात निरंजन डोंगर उतरताना पळतो निरंजन डोंगर उतरताना पळतो राधा आंघोळ करताना गाणी म्हणते राधा आंघोळ करताना गाणी म्हणते मांजर झाडावर चढताना शेपटी फुगवतं मांजर झाडावर चढताना शेपटी फुगवत सूर्य मावळताना आकाश लाल दिसत सूर्य मावळताना आकाश लाल दिसत transformation drill replace the root plus own form with root plus thana in the following sentences. मी शाळेत जाऊन पेरू खातो मी शाळेत जाताना पेरू खातो मी पुस्तक वाचून हसते मी पुस्तक वाचताना हसते आम्ही शाळेत येऊन गप्पा मारतो आम्ही शाळेत जाताना गप्पा मारतो तू सिनेमा पाहून झोपतोस तू सिनेमा पाहताना झोपतोस तू घरी येऊन आंबा खातेस तू घरी येताना आंबा खातेस तुम्ही चहा पिऊन वर्तमानपत्र वाचता तुम्ही चहा पिताना वर्तमानपत्र वाचता तो पत्र लिहून कॉफी पितो तो पत्र लिहिताना कॉफी पितो ते काम संपवून गाणी म्हणतात ते काम संपवताना गाणी म्हणतात ती आंघोळ करून दात घासते ती आंघोळ करताना दात घासते त्या स्वयंपाक करून गप्पा मारतात त्या स्वयंपाक करताना गप्पा मारतात मांजर शिकार खाऊन ओरडत मांजर शिकार खाताना ओरडत मांजर झाडावर चढून पक्षी पकडतात मांजर झाडावर चढताना पक्षी पकडतात fill in the gaps drill fill in the blanks using the root plus forms of the proper verbs मी आणि रजनी शाळेत गप्पा मारतो मी आणि रजनी शाळेत जाताना गप्पा मारतो तू आणि तुझ्या मैत्रिणी गप्पा हसता तू आणि तुझ्या मैत्रिणी गप्पा मारताना हसता तो आणि त्याचे मित्र झाडावर पडतात तो आणि त्याचे मित्र झाडावर चढताना पडतात ती आणि तिची आई माझ्या घरी गजरे आणतात ती आणि तिची आई माझ्या घरी येताना गजरे आणतात मांजर पक्षी उड्या मारत मांजर पक्षी पाहताना उड्या मारत आम्ही मेस मध्ये गप्पा मारतो आम्ही मध्ये जेवताना गप्पा मारतो तुम्ही रेडिओ पुस्तक वाचता तुम्ही रेडिओ ऐकताना पुस्तक वाचता ते अभ्यास लाडू खातात ते अभ्यास करताना लाडू खातात त्या स्वयंपाक गाणी म्हणतात त्या स्वयंपाक करताना गाणी म्हणतात मांजर दूध डोळे मिटतात मांजर दूध पिताना डोळे मिटतात लीला आंघोळ गाणी म्हणते लीला आंघोळ करताना गाणी म्हणते सरोज गाडीत खाली पडते सरोज गाडीत चढताना खाली पडते किसन फळा आणि खुर्च्या हसतो किसन फळा आणि खुर्च्या पुसताना हसतो अरविंद पत्र गाणी ऐकतो अरविंद पत्र वाचताना गाणी ऐकतो सीमा चेंडू रडते सीमा चेंडू खेळताना रडते नीला आणि मी साड्या विकत गप्पा मारतो नीला आणि मी साड्या विकत घेताना गप्पा मारतो विद्यार्थी वर्गात दंगा करतात विद्यार्थी वर्गात येताना दंगा करतात माझा भाऊ परदेशात विमानात बसतो माझा भाऊ परदेशात जाताना विमानात बसतो सूर्य आणि लाल दिसतो सूर्य उगवताना आणि मावळताना लाल दिसतो आम्ही बागेत शेंगा घेतो आम्ही बागेत जाताना शेंगा घेतो मोहन वाघाकडे घाबरतो मोहन वाघाकडे बघताना घाबरतो substitution drill Substitute the underlined word with the proper form of the given verbs. शरद घरी येताना गप्पा मारतो जेव शरद जेवताना गप्पा मारतो अभ्यास कर शरद अभ्यास करताना गप्पा मारतो टीव्ही पहा शरद टीव्ही पाहताना गप्पा मारतो रेडिओ ऐक शरद रेडिओ ऐकताना गप्पा मारतो पुस्तक वाच शरद पुस्तक वाचताना गप्पा मारतो झोप शरद झोपताना गप्पा मारतो काम कर शरद काम करताना गप्पा मारतो जा शरद घरी जाताना गप्पा मारतो कपाट उघड शरद कपाट उघडताना गप्पा मारतो जमिनी ऊस शरद जमिनी पुसताना गप्पा मारतो कागद फाड शरद कागद फाडताना गप्पा मारतो पतंग उडव शरद पतंग उडवताना गप्पा मारतो खेळ शरद खेळताना गप्पा मारतो भाजी आण शरद भाजी आणताना गप्पा मारतो पत्र लिहि शरद पत्र लिहिताना गप्पा मारतो लिसन टू द कन्व्हर्सेशन मुलानो रोज तुम्ही किती वाजता शाळेत येता रोज आम्ही अकरा वाजता शाळेत येतो शाळेत येताना तुम्ही काय करता शाळेत येताना मी रस्त्यावरची गंमत पाहते शाळेत येताना मी मोहन बरोबर खूप गप्पा मारतो शाळेत येताना मी पेरू विकत घेतो आणि शाळेत येऊन तो पेरू मी खातो अरे शाळेत अभ्यास करताना तू पेरू खातोस का नाही अभ्यास करताना मी पेरू खात नाही मी चहाच्या सुट्टीत पेरू खातो शाळेत खेळताना तुम्ही गडबड करता का नाही शाळेत खेळताना आम्ही गडबड करत नाही अभय शाळेतून घरी जाताना तू काय करतोस शाळेतून घरी जाताना मी माझ्या मित्रांबरोबर गप्पा मारतो कधी कधी मी एकटा घरी जातो मी घरी जाताना पुस्तकांच्या दुकानात जातो आणि गोष्टींचं पुस्तक विकत घेतो पुस्तक घेताना मी दुकानदाराशी गप्पा मारतो गप्पा ऐकताना दुकानदार हसतो खूप मजा येते मग मी घरी येऊन ते पुस्तक वाचतो पुस्तक वाचताना मी लाडू खातो छान छान मुलानो अभ्यास करताना तुम्ही काय करता अभ्यास करताना आम्ही शांत बसतो अभ्यास करताना आम्ही मुळीच गडबड करत नाही